ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय तेरावा निमीच्या वंशाचे वर्णन शुकाचार्य म्हणाला इक्षाकोचा पुत्र होता निमी त्याने यज्ञ प्रारंभ करून महर्षी वशिष्ठांना ऋत्वीस होण्यासाठी आमंत्रित केले वशिष्ठ म्हणाला राजा इंद्राने आपल्या यज्ञासाठी मला अगोदरच आमंत्रित केले आहे त्याचा यज्ञ पुरा करून मी तुझ्याकडे येईन तोपर्यंत तू माझी वाट पहा हे ऐकून राजा निमी गप्प बसला आणि वशिष्ठ मुनी इंद्राचा यज्ञ करण्यासाठी निघून गेला विचारी निमिने जीवन क्षणभंगूर आहे असे समजून गुरु वशिष्ठ परतने आधीच दुसऱ्या ऋतुजाकरवी यज्ञाला आरंभ केला जेव्हा गुरु वशिष्ठ परत आला तेव्हा त्याने निमीने यज्ञाला प्रारंभ केलेला पाहून शाप दिला की स्वतःला शहाणा समजणाऱ्या निमीचा देह पडू निमीने सुद्धा धर्माप्रमाणे न वागणाऱ्या गुरुना शाप दिला की लोभामुळे धर्म न जाणणाऱ्या आपलेही शरीर पडू असे म्हणून आत्मविद्येत निपुण असलेल्या निमीने आपल्या शरीराचा त्याग केला इकडे आपल्या पंजोबा वशिष्ठाने सुद्धा आपल्या शरीराचा त्याग करून मित्रावरुणापासून उर्वशीच्या ठिकाणी जन्म घेतला श्रेष्ठ मुनीने निमी राजाचे शरीर सुगंधी वस्तूमध्ये ठेवले जेव्हा याग समाप्त झाला तेव्हा आलेल्या देवाला त्यांनी प्रार्थना केली हे देवानो जर तुम्ही समर्थ असाल आणि प्रसन्न असाल तर राजा निमीचे हे शरीर पुन्हा जिवंत होऊ दे देव म्हणाले तथास्तू त्यावेळी निमी म्हणाला मला देहाचे बंधन नको मुनिजन आपल्या बुद्धीला श्री भगवंतामध्ये स्थिर करून त्यांच्याच चरणकमलांचे भजन करतात हे शरीर नाहीसे होणार या भीतीने ते या शरीराशी कधीही संबंध इच्छित नाहीत म्हणून मी आता दुःख शोक आणि भयाचे मूळ कारण असणारे हे शरीर धारण करू इच्छित नाही जसा पाण्यामध्ये माशाला सगळीकडेच मृत्यू येण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे या शरीराला सुद्धा सगळीकडे मृत्यूच मृत्यू आहे देव म्हणाले निमी राजा शरीराशिवाय प्राण्यांच्या रोळ्यामध्ये आपल्या इच्छेनुसार राहील तो तेथे राहून सूक्ष्म शरीराने भगवंताचे चिंतन करील पापण्यांच्या उघड झापेवरून त्याच्या अस्तित्वाची कल्पना येईल राजा नसेल तर लोकांमध्ये अराजकता माजेल असा विचार करून महर्षींनी निमीच्या शरीराचे मंथन केले त्या मंथनातून एक कुमार उत्पन्न झाला अलौकिक रीतीने जन्म घेतल्यामुळे त्याचे नाव जनक झाले देहरहित अशा निमीपासून उत्पन्न झाल्यामुळे वैदेह आणि मंथनातून उत्पन्न झाल्यामुळे त्या बालकाचे नाव मिथिल असे पडले त्यानेच मिथिलापुरी वसवले परीक्षिता जनकाचा वसू त्याचा नंदीवर्धन नंदीवर्धनाचा सुकेतू त्याचा देवरात देवराताचा बृहद्रथ बृहद्रथाचा महावीर्य महावीर्याचा सुधृती सुधृतीचा धृष्टकेतू धृष्टकेतूचा हर्यसूळ आणि त्याचा मरु नावाचा पुत्र झाला मरूचा प्रतिपक प्रतिपकाचा कृतिरथ कृतिरथाचा देवमेढ देवमेढाचा विसृत आणि विसृतापासून महाद्रथीचा जन्म झाला महाद्रथीचा कृतिरथ कृतिरथाचा महारोमा महारोमाचा स्वर्णरोमा आणि स्वर्णरोमाचा पुत्र झाला रसोरोमा ह्याच रसोरोमाचा पुत्र शिरध्वज होता तो जेव्हा यज्ञासाठी जमीन खणत होता तेव्हा त्याच्या शिराचा म्हणजे नांगराचा ध्वज म्हणजे टोक लागून सीता प्रकट झाली म्हणून त्याचे नाव शिरध्वज असे पडले शिरध्वजाचा कुशध्वज कुशध्वजाचा धर्मध्वज आणि धर्मध्वजाचे क्रतध्वज आणि मितध्वज असे दोन पुत्र झाले क्रतध्वजाचा केशीध्वज आणि मितध्वजाचा खांडिक्य झाला केशीध्वज आत्मविद्येमध्ये प्रवीण होता खांडिक्य कर्मकांड जाणणारा होता केशीध्वजाला भिवून तो पळून गेला केशीध्वजाचा पुत्र भानुमान आणि भानुमानाचा शतधुम्न होता शतधुम्नापासून शुची शुचीपासून सनद्वाज सनद्वाजापासून ऊर्ध्वकेतू ऊर्ध्वकेतूपासून अज अजापासून पुरोजित पुरोजितापासून अरिष्टनेमी अरिष्टनेमीपासून श्रुतायू श्रुतायूपासून सुपार्श्वक सुपार्श्वकापासून चित्ररथ आणि चित्ररथापासून मिथिला अधिपती क्षेमधीचा जन्म झाला क्षेमधीपासून समरथ समरथापासून सत्यरथ सत्यरथापासून उपगुरु आणि उपगुरुपासून उपगुप्त नावाचा पुत्र झाला हा अग्नीचा अंश होता उपगुप्ताचा वसवनंत वसवनंताचा युध युयुधाचा सुभाषण सुभाषणाचा श्रुत श्रुताचा जय जयाचा विजय आणि विजयाचा कृत नावाचा पुत्र झाला कृताचा शुनक शुनकाचा वितहव्य वितहव्याचा धृती धृतीचा बहुलाश्व बहुलाश्वाचा कृती आणि कृतीचा पुत्र महावशी झाला परीक्षिता मिथिल वंशात उत्पन्न झालेले हे सर्व राजे मैथिल म्हणवले जातात हे सर्व आत्मज्ञानाने संपन्न आणि ग्रस्त आश्रमी असून सुद्धा सुखदुःख इत्यादी द्वंद्वापासून मुक्त होते कारण त्यांच्यावर योगेश्वरांची कृपा होती या ठिकाणी तेरावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री वस्तू